सतरावा अध्याय प्रमेयांतर्गत मायामुक्त जीवांचा विचार ब्रजनाथाच्या आजीने ब्रजनाथाच्या विवाहाची सगळी व्यवस्था पूर्ण केली आहे रात्री ब्रजनाथास त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या ब्रजनाथाने त्या दिवशी काहीच उत्तर दिले नाही ते खाऊन पिऊन विसावा घेत आणि शुद्ध जीवाच्या अवस्थेसंबंधी रात्री खूप उशिरापर्यंत चिंतन करीत होते इकडे त्यांची वृद्ध आजी या चिंतेत मग्न होती की ब्रजनाथास विवाहाकरिता कसे तयार करावे त्याचवेळी ब्रजनाथाचे मावस भाऊ वेणी माधव उपस्थित झाले ज्या मुलीसोबत विवाहाची बोलणी सुरू होती ती वेणी माधवांचीच आते बहीण लागत होती विजय विद्यारत्नाने कन्येचा विवाह संबंध पक्का पक्का करण्याकरिता त्यांना पाठवले आहे वेणी माधव म्हणाले आजी असे झाले तरी काय ब्रजदादाच्या विवाहास इतका उशीर का होत आहे आजी काहीशा दुःखी होत म्हणाल्या बेटा तू मोठा समजूतदार मुलगा आहेस जर ब्रजनाथा समजावून लग्नाकरिता राजी करण्याचा प्रयत्न कर मी किती समजावते आहे पण तो माझे ऐकतच नाही वेणी माधवाची शरीर ठेंगणी छोटी मान काळा रंग मिजमीचे डोळे त्यांच्या स्वरूपास प्रकट करतात म्हटले तर त्यांना सगळेच येते किंवा काहीच नाही आजीचे बोलणे ऐकून कपाळावर आठ्या आणि ते म्हणाले काहीच हरकत नाही तुझ्या आज्ञेचा अवकाश वेणी माधव काय करू शकत नाही तू तर मला चांगलेच ओळखतेस लाटांना मोजून पैसा वसूल करू शकतो ठीक आहे मी एकदा ब्रजनाथासोबत बोलणी बोलून बोलून बोलणे करून पाहतो परंतु आजी काय कार्य संपूर्ण झाल्यावर मला पोटभर पुरी कचोरी खाऊ घालशील ना आजी म्हणाली ब्रजनात तर खाऊन पिऊन झोपला सुद्धा ठीक आहे मी उद्या सकाळी येऊन सारे काही ठीक करतो असे म्हणत वेणी माधव घरी परतले दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच हातात एक लोटा घेऊन ते तेथे उपस्थित झाले ब्रजनात शौचादीपासून निवृत्त होऊन बाहेर चंडी मंडपात बसले आहेत त्यांना त्यांनी वेणी माधवास पाहून म्हटले भाऊ भाऊ आज इतक्या सकाळीच कसे माधव म्हणाले दादा तुम्ही तर अनेक दिवस न्यायशास्त्र वाचले आणि शिकवलेली आहे तुम्ही पंडित हरिनाथ चुडामणींचे पुत्र आहात तुमचे नाव देशभरात विख्यात झाले आहे घरात तुम्हीच एकमात्र पुरुष आहात जर संतान संतती नसेल तर तुमच्या इतक्या मोठ्या घराचे रक्षण कोण करील दादा आम्हा लोकांचा आग्रह आहे तुम्ही विवाह करावा ब्रजनाथ म्हणाला भाऊ मला व्यर्थ जळवू नकोस आजकाल मी श्री गौरंग गौरसुंदरांच्या भक्तांचा आश्रय ग्रहण करीत आहे मला संसार करण्याची इच्छा नाही मायापुरात वैष्णवांनिकट बसून खूप शांती मिळते मला आता संसार आवडतच नाही मी एकतर संन्यास ग्रहण करीन अथवा <coughs> अथवा वैष्णवांचा पदाश्रित होऊन राहील तुम्हाला माझे आप्त समजून हृदयातील गोष्ट सांगतो आहे तुम्ही ही गोष्ट मात्र कुठेही सांगू नका वेणी माधवांनी मनोमन विचार केला की यांना सरळ रस्त्याने प्राप्त करता येणार नाही त्यांच्या सोबत काहीतरी चाल खेळावी लागेल असा विचार करून चलाखीने आपल्या मनातले भाव दाबून ते बोलले मी तुमच्या प्रत्येक कार्यात नेहमीच सहाय्यक बनलो आहे जेव्हा तुम्ही संस्कृत पाठशाळेत शिकत होता तेव्हा मी आपली पुस्तके वाहून पाठशाळेत नेत असे आता जेव्हा तुम्ही संन्यास घ्याल तेव्हा मी आपला कमंडरू देखील वहन करीन धूर्त लोकांच्या दोन जिव्हा असतात ते एकाशी एक आणि दुसऱ्याशी अन्य प्रकारच्या गोष्टी बोलतात त्यांच्या हृदयातील गोष्टींचा ठाव लागणे कठीण आहे कठीण असते मुखी राम बगले सुरी वेणी माधवाच्या गोड गोष्टी ऐकून ब्रजनात म्हणाले भाऊ मी तुम्हाला सदैव माझा परमबंधू समजत आलोय स्त्री असल्याने आजी गंभीर विषयात प्रवेश मिळू शकत नाही कुण्या मुलीस माझ्या कळ्यात बांधून मला संसार समुद्रात बुडवण्यासाठी ती अत्य अत्यउत्सुक आहेत तुम्ही जर समजावून सांगून त्यांना या कार्यापासून थांबवू शकलात तर मी आपला चिरऋणी राहील वेनी माधव म्हणाले शर्माराम असताना कुणीही तुमच्या इच्छेविरुद्ध काहीही करू शकत नाही दादा एक गोष्ट जरा मनापासून सांगा त्यानंतर पहा मी काय करतो ते मला असे विचारायचे आहे संसाराप्रती तुम्ही इतकी घृणा का वाटते आहे संसाराप्रती तुम्हा इतकी घृणा का वाटते वाटते आहे कुणाच्या सल्ल्याने तुमच्यात अशा प्रकारचा विरक्त भाव उत्पन्न झाला आहे ब्रजनाथांनी आपल्या वैराग्याची सगळी घटना वेणी माधवास ऐकवली आणि हेही सांगितले की मायापुरात एक वृद्ध आणि अनुभवी बाबाजी आहेत त्यांचे नाव रघुनाथदास बाबाजी आहे तेच माझे उपदेशक आहेत प्रतिदिन संध्याकाळ संध्याकाळनंतर मी त्यांच्या चरणी उपस्थित होऊन संसार ज्वाळेपासून शांती लाभ करतो ते माझ्यावर खूप कृपा करतात दुष्ट दुष्टवेणी माधवांनी म्हणून विचार केला हो ब्रजदादाची दुर्बलता कुठे आहे हे आता समजलो आता कपटतेने आणि कौशल्याने यांना सरळ रस्त्यावर आणता येईल मग प्राकश्य रूपाने म्हणाले दादा आता मी घरी जातो काहीच चिंता काही चिंताच नको मी कोणाच्याही नकळत आजीचे मन वळवीन वेणी माधव आपल्या घराकडे परतले परंतु घरी न जाता थोड्याच वेळाने दुसऱ्या रस्त्याने ते मायापूर शिवा संगणी उपस्थित झाले तेथे बकुळ वृक्षाखाली चौथऱ्यावर बसून मनोमन म्हणू लागले हे वैष्णव बेटेच संसाराची मजा लुटतात किती सुंदर घरे आहेत कशी कुंजी आहेत किती सुंदर चौथरा आहे आणि कितीतरी मनोहर प्रांगण आहे एक एका भजन कुटीत एक एक वैष्णव बसून माला सरकवत आहेत धर्माच्या सांडाप्रमाणे हे पूर्णपणे निश्चिंत आहेत पल्ली गावाच्या स्त्रिया गंगा स्नान करून यांना न मागताच फळे फुले जल आणि नाना प्रकारच्या भोजन सामग्री देऊन जातात ब्राह्मणांनी कर्मकांडाची व्यवस्था करून अशाच लाभांकरिता मार्ग प्रस्तुत केला होता परंतु त्याच्या सार भागाचा भोग तर हल्ली बाबाजी दलच करते आहे धन्य कली कलिकला धन्य कलिकाल कलीच्या या चेल्यांची आजकाल चांगलीच चलती आहे हाय माझे कुलीन ब्राह्मणा घरी जन्म घेणे व्यर्थ ठरले आजकाल आम्हाला तर कुणी विचारतच नाही जल देणे आणि फळ देणे तर लांबच राहिले आज स्थिती अशी आहे की वैष्णव पेटे नेयायिक पंडितास घटपटिया मूर्खच समजतात हे गोष्ट ब्रजदादाच्या बाबतीत चपलक बसते ते इतके शिकूनही लंगोटधारी दुष्टांच्या हाती विकले गेलेत मी वेणी माधव दादा सुधारीन आणि या बेट्यांचीही खबर घेईन असा विचार करीत करीत ते एका कुटीत प्रविष्ट झाले योगायोगाने त्याच कुटीत श्री रघुनाथदास बाबाजी केळीच्या पानांनी बनवलेल्या आसनावर बसून हरिणाम करीत होते मनुष्याचा स्वभाव त्याच्या चेहऱ्यावरून कळतो वृद्ध बाबाजींनी पाहिले त्या ब्राह्मण कुमाराच्या वेशात साक्षात कधीचे आगमन झाले आहे वैष्णवजन स्वतः स्वभावत तृणाहूनही हीन समजतात ते शत्रूच्या अत्याचारासह सहन करून अत्याचारास सहन करूनही त्यांच्या कल्याणाची कामना करतात ते स्वतः अमानी होऊनही दुसऱ्यास मान देतात अत बाबाजींनी वेणी माधवास आदरपूर्वक बसविले वेणी माधव नितांत वैष्णव असल्याने वैष्णव मर्यादेचे उल्लंघन करीत वृद्ध बाबाजींना आशीर्वाद देत बसले बाबाजी महाशयांनी विचारले बाबा तुझे नाव काय आहे तू इथे का आलास आपल्याकरिता तू शब्दाचा व्यवहार ऐकून वेणी माधव जरा क्रुद्ध झाले वक्रतेने ते म्हणाले अरे बाबाजी मी काय अरे बाबाजी काय कोपिंग घातल्यानेच ब्राह्मणा समान होता येते का ठीक आहे ते काहीही असो मी तुम्हाला विचारतो तुम्ही ब्रजनात न्याय पंचाननास ओळखता का बाबाजी कृपा करून अपराध क्षमा करा मज वृद्धाचा वाकदोष चित्ती धरू नका ब्रजनात कधी कधी कृपा करून येथे येतात वेनी माधव तो माणूस सरळ स्वभावाचा नाही दोन चार दिवस येऊन विनयादी द्वारे तुम्हाला वशीभूत करून त्याला जे हवे आहे ते करेल बेलक बेलपूक बेलपूकुरचे ब्राह्मण तुमच्या व्यवहाराने अत्यंत शुद्ध झाले आहेत त्या लोकांनी विचारविमर्श करून ब्रजनाथास तुमच्याकडे पाठविले आहे तुम्ही वृद्ध आहात जरा सावधान राहा अधूनमधून मी तुमच्याकडे येऊन त्याच्या षडयंत्राची बातमी देतच राहीन माझ्या संबंधी तुम्ही त्याला काहीही सांगू नका नाहीतर तुमचे अधिकच अनिष्ट होईल आज मी जातो असे म्हणत वेणी माधव आपल्या घरी परतले दुपारची वेळ होती ब्रजनात भोजन करून वरांड्यात बसले होते त्याच दरम्यान वेणी माधव कुठून असे आले आणि त्यांच्याजवळ बसले मग बोलता बोलता म्हणाले दादा आज काही कारणास्तव मी मायापुरात गेलो होतो तेथे एका म्हाताऱ्यास पाहिले कदाचित तोच रघुनाथदास बाबाजी असावा त्याच्याशी बोलताना तुमचा विषयही निघाला त्याने तुमच्या संबंधी अशी एक घृणास्पद गोष्ट सांगितली की तशी गोष्ट कुणीही कुठल्याही ब्राह्मणाप्रती कोणीही कुठल्याही ब्राह्मणाप्रती उच्चारू शकत नाही शेवटी म्हणाले प्रजनाथास छत्तीस जातींचे उष्टे चारून त्याचे ब्राह्मणत्वच काढून टाकेन तुमच्या तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तीस अशा माणसाकडे जाणे कुठल्याही प्रकारे शोभा देत नाही त्यामुळे ब्राह्मण पंडितांची प्रतिष्ठा धुळीत मिळेल <coughs> वेणी माधवाचे बोलणे ऐकून ब्रजनात मोठे आश्चर्यचकित झाले वैष्णवांप्रती त्यांच्या हृदयात जो श्रद्धेचा भाव होता आणि वृद्ध बाबाजींप्रती जी भक्ती होती न जाणो का ती द्विगुणित झाली ते काहीसे गंभीर होत म्हणाले भाऊ आज मी व्यस्त आहे तुम्ही जा उद्या तुमचे म्हणणे ऐकून विचार करेन वेणीमाधव निघून गेले ब्रजनाथ वेणीमाधवाच्या द्विमुखी स्वभावाशी व्यवस्थित परिचित होते प्रचूर न्यायाचा अभ्यास केला होता तथापि ते स्वभावत दुष्टता पसंत करीत नसत संन्यास घेण्यास मदत करेल अशा विचाराने त्यांनी वेणी बंधुत्वाचा भाव दाखविला होता परंतु त्यांच्या लक्षात आले की वेणीमाधवाने आपला काही स्वार्थ साधण्याकरिता गोड गोड बाता मारल्या होत्या विचार करता करता त्यांना आठवले की ज्या कन्येबरोबर माझ्या विवाहाच्या गोष्टी चालल्या आहेत त्यात वेणी माधवाचाच काहीतरी स्वार्थ आहे म्हणूनच ते मायापुरात कुठल्या दुरभी संधी दुरभी संधीचे अपकीर्तीचे बीज रोवायला गेले असतील असा विचार करून ते मनोमन म्हणाले हे भगवान गुरु आणि वैष्णवांच्या चरणी माझी श्रद्धा दृढ राहो आणि दुर्जनांच्या उत्पाताने ती कधीच कमी न हो अशा प्रकारे विचार करता करता संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यावर ते मोठ्या व्याकुळ चित्ताने श्रीवासंगणी पोहोचले इकडे वेणी माधव निघून गेल्यावर बाबाजींनी मनोमन विचार केला हा माणूस निश्चितच ब्रह्मराक्षस आहे राक्षसा हा कलिमाश्रित्य ब्रह्म योनिशू ही शास्त्रवाणी या व्यक्तीविषयी चपलक बसते वर्ण अहंकार वृत्त अहंकार वैष्णवविद्वेषी आणि धर्मध्वजित्वाची छाप त्याच्या मुखावर स्पष्टपणे अंकित आहे छोटीशी मान मिचमिचे डोळे आणि बोलण्यातील चतुरता त्याच्या अंतरंगाचा परिचय देते देतात अह ब्रजनात किती मधुर स्वभावाची व्यक्ती आहे आणि कुठेही असुर स्वभावाची व्यक्ती आणि कुठेही असुर स्वभावाची व्यक्ती हे कृष्ण हे गौरांग अशा दुर्जन व्यक्तींचा कुसंग कधीच न मिळो आज ब्रजनाथासही सावध करतो ब्रजनाथ कुटीत येताच बाबाजी मोठ्या प्रेमाने म्हणाले ये बाबा ये असे म्हणत त्यांनी त्यांना छातीशी कवटाळले ब्रजनाथाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या गळा अवरुद्ध झाला ते बाबाजींच्या चरणी पडले बाबाजींनी ब्रजनाथास मोठ्या स्नेहाने उठवीत म्हटले आज सकाळीच एक काळ्या रंगाचे ब्राह्मण आले होते ते काही उद्वेग उद्वेगजनक गोष्टी ऐकवून ऐकवून गेले तू त्यांना ओळखतोस का ब्रजनाथ प्रभू आपणच सांगितले की संसारात अनेक प्रकारचे जीव आहेत त्यापैकी काही लोक मत्सरतावश दुसऱ्या जीवास व्यर्थच उद्वेग देऊन सुखी होतात आमचे वेणी माधव भाऊ अशा लोकांमध्ये प्रधान आहेत त्यांच्याविषयी काही चर्चा न झाली तर फार आनंद होईल यथार्थ गोष्ट तर ही आहे की आपल्याकडे माझी निंदा करणे आणि खोटे खोटेच दोषारोपण करणे करून परस्परात झगडे लावणे हाच त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या गोष्टी ऐकून आपल्याला वाईट तर नाही ना वाटले बाबाजी हा कृष्ण हा गौरांग मी अनेक दिवसापासून वैष्णव सेवेत निवृत्त नियुक्त आहे मी त्यांच्या कृपेने वैष्णव अवैष्णव वैष्णव अवैष्णव ओळखण्याची शक्ती मिळवली आहे मला सगळे माहीत आहे याविषयी मला काहीच बोलायचे नाही ब्रजनाथ त्या सर्व गोष्टी विसरून आपण कृपा करून मला हे सांगा की मायेने बांधलेला जीव मुक्त कसा होतो बाबाजी श्री दशमुलाच्या सातव्या श्लोकात तुला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल यदा भ्रामं भ्रामं हरिरस कल द्वेष्व द्वेष्णव जनः जनम कदाचित सपशन तदनुगमने स्याद तदा त्यजती शणकै शणकैर्मा इकदशाम, स्वरूपं बिभ्राणो विमल रसभोगं स कुरुते अर्थात संसारात श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये भ्रमण करता करता जेव्हा हरिरसात मत्त वैष्णवांचे दर्शन होते तेव्हा मायाबद्ध जीवास वैष्णव मार्गाप्रती रुची उत्पन्न होते कृष्ण नामाचे उच्चारण करता करता हळूहळू त्यांची माईक दशा दूर होते जीव क्रमशः स्वस्वरूप प्राप्त करीत विमल कृष्ण सेवा रस आस्वादन करण्यायोग्य होतो ब्रजनात याविषयी एक दोन वेद प्रमाण ऐकू इच्छितो बाबाजी वेदांमध्ये म्हटले आहे समाणे वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचित मुह्यमान जुष्टम यदा पश्यन्ते शमस्य महिमा मेती महिमान मे मेती वितशोक ब्रजनात सर्व ईश्वरास पाहू शकतो जर जीव सर्वदा शोकरहित होऊन त्यांच्या महिमेस प्रत्यक्ष पाहू शकतो या वाक्याने मुक्तीस समजावे का बाबाजी मायेच्या बंधनात मुक्त होण्याचे नावच मायेच्या बंधनाने बंधनातून मुक्त होण्याचे नावच मुक्ती आहे ही मुक्ती साधुसंग प्राप्त पुरुषाच सुलभ आहे परंतु मुक्ती झाल्यावर जीवास जो महिमा प्राप्त होतो तोच अन्वेषण करण्यायोग्य आहे मुक्तीरहितवान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती या अर्धश्लोकात हे सांगितले आहे की अन्यथा रूपाचा परित्याग करून स्वरूपात अवस्थितच जीवाचे प्रयोजन आहे त्या क्षणी बंधनातून सुटका होते त्याच क्षणी त्याच क्षणी मुक्तीचे कार्य समाप्त होते परंतु स्वरूपात स्वरूपात अवस्थित होऊन जीवाच्या अनंत क्रिया आरंभ होताच हे जीवाचे मूळ प्रयोजन आहे अत्यंतिक दुःख निवृत्तीस मुक्ती म्हटले जाते परंतु मुक्ती झाल्यावर चितसुखाची प्राप्ती रूप आणखीन एक अवस्था आहे छांदोक्य उपनिषदामध्ये या अवस्थेचे वर्णन आहे एवमेव एवमेवेवैष संप्र संप्रसादो स्पेन सम्मुक्तथाय परमज्योतिरूपसम्पद्य स्वेन रूपेणाभिनिष्पद्यते स उत्तम पुरुषः स तत्र पर्येति चक्षण क्रीडान रममाणः ब्रजनाथ मायामुक्त पुरुषांची काय लक्षणे आहेत बाबाजी छांदोक्य उपनिषदामध्ये मायामुक्त पुरुषांची आठ प्रकारची लक्षणे सांगितलेली सांगितली गेली आहेत आत्मा अपहत पापमा विजरो विमृत्यू विशोको विजिघस्तो अपिपासः सत्यकामः संकल्प सो अन्वेष्टव्यः ब्रजनाथ मूलमंत्रात म्हटले आहे की संसारामध्ये भ्रमण करता करता जीव जेव्हा हरिरस रसिक वैष्णवांचा संघ प्राप्त करतो तेव्हा त्याचे कल्याण उदित होते या गोष्टीत माझा पूर्वपक्ष आहे की ब्रह्मज्ञान अष्टांग योग आदी शुभकर्माद्वारे शेवटी हरिभक्तीची प्राप्ती होते का बाबाजी श्री भगवंतांनी आपल्या श्रीमुखाने सांगितले आहे सांगितले आहे न रोधयती माम योगे योगोने योगोण सांख्यम धर्म एव वा न स्वाध्यायस्तपस्त्य त्यागो नेष्टापूर्तन दक्षिणा व्रतानी यज्ञाशनंदास्ती तीर्थानी नियमाय महा वरुंधे सत्संग सर्वसंगापहोहि माम तात्पर्य हे की योग सांख्यज्ञान धर्म, वेदाध्ययन वेदाध्ययन तपस्या संन्यास इष्टपूर्त दक्षिणा व्रत यज्ञ तीर्थभ्रमण आणि यमनियम हे सर्व काही मला तसे वशीभूत करू शकत नाही जसे समस्त प्रकारच्या आसक्तींना नष्ट करणारा सत्संग मला वशीभूत करतो कोटपर्यंत सांगू अष्टांग योग मला गौण रूपाने संतुष्ट करतो परंतु सत्संग तर मला संपूर्ण रूपात वश करून टाकतो हरी हरिभक्ती सुधोदय हरिभक्ती सुधोदय मध्ये म्हटले आहे यस्य संगतिः पुंसोमणिव तस्या तस तद्गुणं तद्गुणः स्वकुलोधीर्त ततो धीमान, नेय नेव संश्रयते संश्रयत अर्थात ज्या व्यक्तीस जसा संघ मिळतो त्यात अगदी तसेच गुण निर्माण होतात जसे मणी ज्या वस्तू स्पर्श करतो त्या वस्तू सारखाच रंग मण्यात दिसून दिसू लागतो म्हणूनच शुद्ध साधू पुरुषांच्या संघाने शुद्ध साधू बनता येऊ शकते साधू संघ समस्त कल्याणाचेच मूळ आहे शास्त्रामध्ये जो निसंग होण्याचा उपदेश दिला गेला आहे तेथे निसंग शब्दाचे तात्पर्य साधू संघाशी आहे जर ही अनपेक्षितपणे सत्संग झाला तर त्यामुळे जीवाचे परम कल्याणच होते संगो यह संस्कृते हेतू संस्कृतेरहेतु रसस्तु विहितो अधिया स एव साधुषु कृतो निसंग त्वाय कल्पते अर्थात अज्ञानवश असत असत्पुरुषांसोबत केलेला संघ जो संसार बंधनाचे कारण ठरतो तोच संघ अजाणतेपणी जर सत्पुरुषासोबत होतो तेव्हा तोच निसंग म्हणविला जातो जसे श्रीमद भागवतामध्ये सांगितले आहे नैषामतिस्तावदूरुक्रमा गग्री नर्थापगमो यदर्थः जो पादरजोभिषेकम वृणित यावत अर्थात जोपर्यंत जीव अकिंचन भगवत प्रेमी महात्मा भगवत भक्तांच्या चरणांच्या धुळीत स्नान करीत नाही तोपर्यंत समस्त अनर्थांचा नाश करणाऱ्या भगवत चरणी त्याची बुद्धी लागत नाही आणखीनही न ह्यम यानी तीर्थानी न देवामृछिला मया ये पुनंतुरुकालेन दर्शना देव साधव अर्थात गंगा आदी जलमय तीर्थ आणि मृतिका तथा शिलामय देवतांची अनेक दिवसांपासून पर्यंत श्रद्धेने सेवा केल्याने ते पवित्र करतात परंतु सत्पुरुष तर दर्शन मात्र दर्शन मात्राने पवित्र करून टाकतात म्हणून भागवतात पुन्हा म्हटले गेले आहे भावपवर्गो भ्रमतो यदा भव्ये जनस्य तर्ह्यच्युत समागम संत यर्हि तदेव सद्गतो परावरेशे त्वयि जायते मतीही बाबा अनादी मायाबद्ध जीव संसारात कधी देवयोनीत आणि कधी पशु आदी नाना योनींमध्ये अनादी काळापासून कर्मचक्रात भ्रमण करीत आहेत जर कधी पूर्वसुकृतीच्या प्रभावाने साधुसंग होतो तेव्हा त्या क्षणी निखिल कार्य कारणाचे नियता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी जीवाची मती दृढतेने लागते ब्रजनात ज्या सुकृतीने साधुसंग मिळतो ती कोणती सुकृती आहे कर्म आहे अथवा ज्ञान बाबाजी शास्त्रामध्ये शुभकर्मा सुकृती म्हटले गेले आहे शुभकर्म दोन प्रकारचे असतात भक्ती प्रवर्तक आणि अवांतर फळ प्रवर्तक नित्य नैमित्तिक कर्म संख्यादी ज्ञान हे सर्व काही अवांतर फळास देणाऱ्या सुकृती आहेत सत्संग आणि भक्तिजनक देश काल आणि द्रव्याचा संगच भक्तिप्रत सुकृती आहे भक्तिप्रत सुकृती अधिक परिमाणात एकत्रित झाल्यावर त्या कृष्ण भक्ती उत्पन्न करतात अवांतर फलप्रत सुकृती आपल्या बदल्यात फळे देऊन निवृत्त होऊन जातात संसारात जितक्याही प्रकारचे दान आदी शुभकर्म आहेत ते भोगरूप फल प्रदान करतात ब्रह्मज्ञानासंबंधी सुकृती मुक्तीफळ देतात उक्त दोन्ही प्रकारच्या सुकृती भक्तीफळ देण्यास भक्तीफळ प्रदान करण्यास असमर्थ भक्ती भक्तीफळ प्रदान करण्यास समर्थ नाहीत संत पुरुषांचा संघ एकादशी जन्माष्टमी गौरपौर्णिमा आदी साधुभावास निर्माण करणारे काळ तुळशी श्री मंदिर महाप्रसाद तीर्थ आणि साधू वस्तूंचे दर्शन आणि स्पर्श या सर्व क्रिया भक्तीप्रसुकृती आहेत ब्रजनात जर कोणी व्यक्ती संसारिक दुःखांनी मर्मा मर्माहत होऊन त्यापासून सुटका मिळवण्यासाठी विवेकपूर्वक हरिचरणी शरणागत होते तर त्या व्यक्तीस भक्ती प्राप्त होत नाही का बाबाजी जर मायेच्या दुःखांनी पीडित होऊन विवेकबुद्धीद्वारे ती व्यक्ती हे जाणते की संसारिक धर्म सर्व वाईट आहेत भगवंताचे चरण कमल आणि शुद्ध भक्तजनच तिचे एकमात्र आश्रय आहेत आणि असे जाणून अनन, अनन्य गती होऊन जेव्हा ती भगवंताच्या चरण कमलांप्रती धावित होते तेव्हा ती सर्वप्रथम भगवत भक्तांच्या चरणांचा आश्रय घेते त्यामुळेच त्या व्यक्तीची भक्तिप्रद मुख्य सुकृती होते त्यामुळेच ती भगवंताच्या चरण कमलास प्राप्त करते आधी तिने जे वैराग्य आणि विवेक प्राप्त केले होते ते भक्तीच्या प्राप्तीचे गौण उपाय आहेत गौण उपाय होते म्हणूनच सतसंगाच्या व्यतिरिक्त भक्ती प्राप्त करण्याकरिता दुसरा कोणताच मुख्य उपाय नाही ब्रजनात गौण भक्ती साधक असल्यावरही गौण भक्ती साधक असल्यावरही कर्म ज्ञान वैराग्य आणि विवेकास भक्तीप्र सुकृती म्हणण्यास अडचण काय आहे बाबाजी हो यात विशेष अडचण आहे ते साधारणत जीवास एक अवांतर फळात आबद्ध करतात अर्थात कर्मजीवास भोगरूपी फलात बांधून शांत होते वैराग्य आणि विवेक हे जीवास अवैध ब्रह्मज्ञानात बुडवून निवृत्त होतात साधारणत ब्रह्मज्ञान जीवास भगवंताच्या चरणकमलांच्या प्रती प्राप्तीपासून दूरच ठेवते म्हणूनच त्यास विश्वासपूर्वक भक्तीपर सुकृती म्हणता येऊ शकत नाही हे क्वचितच कुणाला भक्तीपर्यंत घेऊन जातात परंतु तो साधारण विधी नाही शुद्ध भक्तांच्या संघाचे काही अवांतर फळ नाही तो जीवास प्रेमापर्यंत अवश्य घेऊन जाईल असे श्रीमद भागवतात म्हटले म्हटले आहे संत प्रसंग मम वीर्य संबितो भवंती ऋतकर्ण रसायन हा कथा तज्जोक्षणादाश्वपवर्गव वर्तमणी श्रद्धारतिर्भक्तु भक्ती भक्तिरनुक्रम क्रमिष्यती ब्रजनात सतसंगच एकमात्र भक्तिप्रत सुकृती आहे साधूजनांच्या मुखातून वाहणाऱ्या हरिकथेचे श्रवण आणि तत्पश्चात भक्तीची प्राप्ती यालाच भक्तीचा क्रमविकास म्हणतात का बाबाजी मी भक्तीच्या क्रमविकासाचे यथोचितपणे वर्णन करीत आहे ध्यान देऊन ऐक संसारात भ्रमण करता करता जीवाच्या सौभाग्यवश भक्तिप्रत सुकृती होते शुद्ध भक्तीची जी अंगे सांगितली गेली आहेत त्यातील कुठलेसे एक अंग दैवात मानव जातीत मानव जीवनात घडते जसे घटनावश एकादशीच्या दिवशी उपवास भगवंताच्या लिलास्थळी तीर्थांचे दर्शन वा त्यांचा स्पर्श अतिथीच्या बहाण्याने कुण्या शुद्ध भक्तावर उपकार अकिंचन साधूंच्या श्रीमुखातून वाहणारे हरिनाम वा हरिकथा आदींचे श्रवण उक्त कार्यापासून जे लोक भोग मोक्षाची वासना कामना करतात त्या लोकांकरिता उक्त क्रिया भक्तिप्रसुकृती नाहीत अततत्व अतत्वज्ञ व्यक्ती जर संयोगवश अथवा लौकिक रूपात भुक्तीमुक्तीच्या कामनेतून रहित होऊन सर्व कार्या करते तर ही समस्त कार्य भक्तिप्र सुकृती असतात